एका प्यास्या कबुतराची हृदयस्पर्शी गोष्ट प्रिय वाचक हो मनाच्या कोमल कोपऱ्यातून तुम्हाला या नव्या गोष्टीचं प्रेमानं स्वागत आज मी तुम्हाला एका निरागस कबुतराची गोष्ट सांगणार आहे अशा छोट्याशा जीवाची ज्याच्या तहानेतून आपल्याला जीवनाचं मोठं सत्य शिकायला मिळतं ही फक्त तहान आणि आकाशाची कहाणी नाही तर ती आहे आशा चूक आणि माणुसकीच्या स्पर्शाने बदललेलं जीवन यांची गाथा ही गोष्ट वाचताना तुम्हालाही वाटेल की कधीकधी उतावळेपणा आपल्याला दुखावतो पण त्याच चुकांमधूनच आपण स्वतःला ओळखायला शिकतो चला तर मग गोष्टी डॉट आय एनची लिंकसोबत या हृदयस्पर्शी प्रवासाची सुरुवात करूया एका प्यास्या कबुतराच्या आयुष्यातून उमटणाऱ्या शिकवणीच्या या सुंदर आकाशात पंख पसरवूया उन्हानं पेटलेलं आकाश तो दिवस किती भयंकर होता आकाशात सूर्य रागानं ताऊन निघाल्यासारखा तापत होता जमिनीवर पाय ठेवतात जणू अंगाला आग लागावी असं वाटत होतं झाडांच्या पानांवर जीव ओढाताण करत होता आणि ओढे तलाव विहिरी सारे कोरडे पडले होते पक्षी त्रासलेले जनावरे पाण्याच्या थेंबासाठी तडफडत होती त्या उन्हात एक लहानसं कबूतर पांढरशुभ्र आणि निरागस आकाशात पंख पसरून उडत होतं तो नेहमीच आनंदी असायचा प्रत्येक सकाळी सूर्योदयाचं स्वागत तो पंख फडफडवत करायचा पण त्या दिवशी त्याच्या चेहऱ्यावर स्मित नव्हतं कारण त्याच्या घशात कोरडेपणा होता त्याला तीव्र तहान लागली होती तहानेची झुंज कबुतराने पहिल्यांदा जवळच्या तलावाकडे झेप घेतली पण जिथं एकेकाळी पाणी डुलत असे तिथं आता फक्त फाटलेली कोरडी जमीन दिसत होती तो थोडा पुढे गेला दुसऱ्या बाजूला असलेल्या झाडांच्या सावलीत पाहिलं पण तिथंही कोरडं पानं आणि गरम वारा सोडून काहीच नव्हतं तो थकला होता त्याचे पंख जड झाले होते पण तरीही तो उडत राहिला मनात एकच विचार कुठंतरी थोडंसं पाणी मिळालं पाहिजे आशेचा किरण उडता उडता अचानक त्याच्या डोळ्यात काहीतरी चमकलं एका जुन्या इमारतीच्या भिंतीवर काहीतरी चमकत होतं थकलेल्या डोळ्यांना ते पाण्याचा ग्लास वाटला त्याचं मन आनंदानं भरून आलं देवा अखेर मला पाणी मिळालं तो थकवा विसरून झपाट्याने त्या भिंतीकडे उडाला त्याच्या मनात आता फक्त तहाणेचा विचार होता त्याला ना भिंतीचं अंतर जाणवलं ना सूर्याची जळजळ चुकीचा निर्णय क्षणभरात तो वेगाने त्या भिंतीवर आदळला धडाम असा आवाज झाला तो भिंतीवर आपटून खाली पडला त्याच्या पंखांना इजा झाली वेदनांनी तो तडफडू लागला कबुतराच्या डोळ्यात पाणी आलं मी इतका उतावळा का झालो थोडं थांबलो असतो तर ओळखता आलं असतं की ते फक्त चित्र होतं त्याने स्वतःकडे पाहिलं पंख मोडलेले शरीर रक्तानं माखलेलं तहान अजून होतीच पण आता त्याचं मन अपराधी झालं होतं माणुसकीचा स्पर्श थोड्याच वेळात तिथून एक तरुण माणूस जात होता त्याने रस्त्याच्या कडेवर पडलेलं ते जखमी कबूतर पाहिलं तो थांबला हळुवारपणे कबुतराला उचललं त्याला आपल्या हातात घेतलं आणि म्हणाला अरे छोट्या घाबरू नकोस तू आता सुरक्षित आहेस त्याने कबुतराला आपल्या घरी नेलं थंड पाण्याने त्याचे पंख स्वच्छ केले जखमांवर औषध लावलं काही दिवसांत कबूतर हळूहळू सावरलं त्या माणसाच्या प्रेमानं आणि काळजीनं त्याचं आयुष्य वाचलं नव्या जीवनाची उडान काही दिवसांनी सकाळच्या उन्हात कबूतर पुन्हा एकदा पंख पसरून उडालं आकाशात झेप घेताना त्याच्या डोळ्यात चमक होती आता तो अधिक शहाणा झाला होता त्याने मागे वळून त्या भिंतीकडे पाहिलं जिथं तो एकदा फसला होता मनात हसत म्हणाला आता मी शिकून घेतलंय आयुष्यात काहीही घाईने करू नये शिकवण अति उतावळेपणा माणसाला संकटात टाकू शकतो विचारपूर्वक घेतलेला निर्णयच आयुष्यात योग्य ठरतो शेवटचा विचार ही गोष्ट फक्त एका कबुतराची नाही ती आपल्या प्रत्येकाच्या मनातलं प्रतिबिंब आहे कधीकधी आपणही जीवनात इतके घाईत असतो की खरे आणि खोटे ओळखत नाही पण जेव्हा आपण थांबून शांतपणे विचार करतो तेव्हाच आयुष्य आपल्याला सुरक्षित आणि सुंदर मार्ग दाखवतं विचारले जाणारे प्रश्न प्रश्न एक या कथेचा मुख्य संदेश काय आहे उत्तर या कथेचा मुख्य संदेश असा आहे की अति उतावळेपणा आपल्याला संकटात टाकू शकतो कोणतंही काम विचारपूर्वक आणि संयमानं केल्यासच जीवनात यश आणि शांती मिळते प्रश्न दोन कबुतराने काय चूक केली होती उत्तर तहानेनं व्याकुळ झालेलं कबूतर एका भिंतीवर काढलेल्या पाण्याच्या ग्लासाच्या चित्राला खरं समजलं आणि त्यावर जोरात आदळलं त्याच्या घाईमुळे त्याला इजा झाली आणि त्यातून त्यानं संयमाचं महत्त्व शिकलं प्रश्न तीन त्या माणसाची भूमिकाचं महत्त्व काय आहे उत्तर त्या माणसाने माणुसकीचं उदाहरण दिलं त्यानं जखमी कबुतराला उचललं त्याची काळजी घेतली आणि त्याचं जीवन वाचवलं ही घटना आपल्याला दाखवते की दयाळूपणा आणि सहानुभूती हेच खरे मानवी गुण आहेत प्रश्न चार या कथेतून मुलांना काय शिकायला मिळतं उत्तर मुलांना या कथेतून शिकायला मिळतं की प्रत्येक निर्णय घेण्यापूर्वी शांतपणे विचार करणं आवश्यक आहे घाईत घेतलेले निर्णय अनेकदा आपल्याला त्रास देतात